भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी तक्त दौलती समोर केली नालाचारी कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला मराठ मुळाचा वेश तिने पांघरला धर्मरक्षणासी महाराष्ट्राच्या रक्ताने ती न्हाली महाराष्ट्रावर प्रेमा करतो मी महाराष्ट्रावर स्वारी पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला शिवाजी लागे अजमावयास शत्रूला शाहिस्ताच्या घरात शुभा रात्री शिरले बघून मर्द शिवा खान मनी घाबरले तेरा शिवाने गणिली काव्याने हल्ला शाहिस्ता बोलत असे या बाबा या अल्ला केला शाहिस्त्यावर वा चढ़ला कसम खाऊंगी घरा बाहेरी तो पड़ला पहाड़ का चूहा है शिवाजी फिर भी बच्चा मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा बलिष्ठ शत्रुला शिवा ने ओढ़ ले प्रताप गड़ा स्वता भेटी लाते आले आओ मिलो हमसे खान भिड़े शिवाला करुण धोका अब करी वाला झाला शिवराया हुशार